माझे सोड नावा याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा आड आडवाटेन घेरतो मला तर तरेची करतो कला आड आडवाटेन घेरतो मला तर तरेची करतो कला कुणी रायाचा रस्ता सुटवा माझ्या रायाला शानपण शिकवा अहो माझ्या रायाला शानपण शिकवा करे देऊ माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा किती किती सवाल याच घेऊ किती किती जबाब मी देऊ किती किती सवाल याच किती किती जवाब मी देऊ बोल बोलून आला थकवा माझ्या रायाला शानपण शिकवा अहो माझ्या रायाला शानपण शिकवा कधी दिवसाची रात माझी सोड ना वाट याच्या डोक्यात अक्कल टिकवा तुम्ही माझ्या रायाला शानपण माझ्या गायाला शानपण शिकवा नाही विचार मनात दुसरा याच्या गाडीला लागलाय घसरा नाही विचार मनात दुसरा याच्या गाडीला लागलाय खसरा लाल कंदील याला कुणी दाखवा माझ्या रायाला छानपण शिकवा अहो माझ्या रायाला छानपण शिकवा घरी दिवसाचे रात माझी सोड नावा याच्या डोक्यात अक्कल शिकवा कुणी माझ्या रायाला छानपण शिकवा कुणी माझ्या रायाला छानपण शिकवा